إن عبادي ليس لك عليهم سلطان وكفى بربك وكيلا निसंशय माझ्या दासांवर तुला कोणताही अधिकार प्राप्त होणार नाही आणि भिस्त ठेवण्यासाठी तुझा रब पुरेसा आहे ربكم الذي يزجي لكم الفلك في البحر لتبتغوا من فضله إنه كان بكم رحيما وإذا مسكم الضر في البحر ضل من تدعون إلا إياه فلما نجاكم إلى البر أعرضتم وكان الإنسان كفورا أفأمنتم أن يخسف بكم جانب البر أو يرسل عليكم حاصبا أو يرسل عليكم حاصبا ثم لا تجدوا لكم وكيلا أم أمنتم أن يعيدكم فيه تارة أخرى فيرسل عليكم قاصفا فيرسل عليكم قاصفا من الريح فيغرقكم بما كفرتم ۖ فيغرقكم بما كفرتم ثم لا تجدوا لكم علينا به تبيها ولقد كرمنا بني آدم وحملناهم في البر والبحر ورزقناهم من الطيبات وفضلناهم وفضلناهم على كثير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 हिमायती सापडू नये आणि काय तुम्हाला याची भीती नाही की अल्लाने पुन्हा एखाद्या वेळी तुम्हाला समुद्रात न्यावं आणि तुमच्या कृतज्ञतेबद्दल तुमच्यावर भयंकर वादळी वारा पाठवून तुम्हाला बुडून टाकावं आणि तुम्हाला असा कोणीही सापडू नये ज्यानं त्याला तुमच्या अंताची विचारणा करावी ही तर आमची मेहरबानी आहे की आम्ही मानवजातीला मोठं पण दिलं आणि त्यांना खुशकी आणि जलावर वाहनं दिली आणि त्यांना निर्मल पदार्थांचं अन्न दिलं आणि आपल्या बऱ्याचशा निर्मितीवर स्पष्ट श्रेष्ठत्व प्रदान केलं मग विचार करा त्या दिवसाचा जेव्हा आम्ही प्रत्येक मानव गटाला त्याच्या नेत्यासह बोलवू त्यावेळी ज्या लोकांना त्यांचा कृतीलेख उजव्या हातात दिला गेला ते आपली कार्यनोंद वाचतील आणि त्यांच्यावर मात्र देखील जुलूम होणार नाही आणि जो या जगात आंधळा बनून राहिला तो परलोकात सुद्धा आंधळाच राहील किंबहुना मार्गप्राप्तीत होऊन देखील अधिक अपयशी وإن كادوا ليفتنونك عن الذي أوحينا إليك لتفتري علينا غيره لتفتري علينا غيره وإذا لاتخذوك خليلا ولولا أن ثبتناك لقد كدت تركن إليهم شيئا قليلا إذا لأذقناك ضعف الحياة وضعف الممات ثم لا تجد لك علينا نصيرا हे पैगंबर सल्लेला वसलम या लोकांनी या प्रयत्नात कोणतीही उणीव राहू दिली नाही की तुम्हाला उपद्रवात टाकून त्या दिव्य प्रकटनापासून परावृत्त करावं जो आम्ही तुमच्याकडे पाठवला आहे जेणेकरून तुम्ही आमच्या नावानं स्वतःकडून एखादी गोष्ट रचावी जर तुम्ही असं केलं असतं तर त्यांनी जरूर तुम्हाला आपले मित्र बनवलं असतं आणि दुरापास्त नव्हतं जर आम्ही तुम्हाला दृढ ठेवलं नसतं तर तुम्ही त्यांच्याकडे काही ना काही अंशी झुकला असता परंतु जर तुम्ही असं केलं असतं तर आम्ही तुम्हाला जगात सुद्धा दुहेरी यातना चाखायला लावली असती आणि परलोकात सुद्धा दुहेरी यातना मग आमच्या विरुद्ध तुम्हाला कोणी सहाय्यक मिळाला नसता आणि हे लोक या गोष्टीला सुद्धा तत्पर राहिले आहेत की तुमचे पाय या भूमीवरून उखडून टाकावेत आणि तुम्हाला इथून बाहेर घालवून द्यावं परंतु हे जर असं करतील तर तुमच्यानंतर हे स्वतः येथे काही जादा काळ टिकू शकणार नाहीत हा आमचा कायमचा शिस्त आहे जो त्या सर्व पैगंबरांसंबंधी आम्ही अवलंबला आहे ज्यांना तुमच्यापूर्वी आम्ही पाठवलं होतं आणि आमच्या शिरस्त्यात तुम्हाला कोणताही बदल आढळणार नाही أقم الصلاة لدلوك الشمس إلى غسق الليل وقرآن الفجر إن قرآن الفجر كان مشهودا ومن الليل فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا नमाज कायम करा सूर्य ढळल्यापासून रात्रीच्या अंधारापर्यंत आणि पहाटेचा कुराण देखील आवश्यक बनवा कारण प्रातक कुराण साक्षी असतो आणि रात्री तहज्जुद अदा करा की तुमच्यासाठी नफल जादा आहे दुरापास्त नव्हे की तुमच्या रबनं तुम्हाला स्तुत्य स्थानारूढ करावं आणि प्रार्थना करावी हे पालन करत्या मला तेथे कुठे थुन्यावं सत्यानिशीने आणि जेथून काढायचं असेल सत्यांशी काढ आणि आपल्याकडून एका सत्ताधिकाऱ्याला माझे सहाय्यक बनव आणि घोषणा करा की सत्य आलं आणि असत्य नष्ट झालं असत्य तर नष्ट होणारच आहे مسه الشر كان يئوسا قل كل يعمل على شاكلته فربكم أعلم بمن هو أهدى سبيلا आम्ही या कुराणच्या अवतरण क्रमात ते काही उतरवत आहोत जे मांडणाऱ्यासाठी तर रोगनिवारण आणि कृपा आहे परंतु जालिमांकरता हानी व्यतिरिक्त अन्य कोणत्याच गोष्टीत वाढ करत नाही मानवाची अवस्था अशी आहे की आम्ही जेव्हा त्याला देणगी प्रदान करतो तेव्हा तो ऐटीत येतो आणि पाठ वळवतो आणि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 नाही जोपर्यंत तू आमच्यावर एक असा लेख उतरून आणत नाहीस ज्यात आम्ही वाचावं हे पैगंबर सल्लेला वसलम यांना सांगा पवित्र आहे मात्र काय संदेश आणणाऱ्या मानवाशिवाय मी अन्य काही आहे وما منع الناس أن يؤمنوا إذ جاءهم الهدى إلا أن قالوا أبعث الله بشرا رسولا قل لو كان في الأرض ملائكة يمشون مطمئنين لنزلنا عليهم لنزلنا عليهم من السماء ملكا رسولا लोकांसमोर जेव्हा कधी मार्गदर्शन आलं तेव्हा त्याच्यावर इमान आणण्यासाठी त्यांना कोणत्याही गोष्टीनं रोखलं नाही परंतु त्यांच्या याच वचनानं काय अल्लाहानं मानवाला पैगंबर बनवून पाठवून दिलं यांना सांगा जर जमिनीवर फरिश्ते समाधानानं वावरू लागले असते तर जरूर आम्ही आकाशातून एखाद्या फरिश्त्यालाच त्यांच्यासाठी पैगंबर बनवून पाठवलं असतं हे पैगंबर सल्लेला वसलम त्यांना सांगून टाका की माझ्या आणि तुमच्या दरम्यान केवळ एक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 त्यांच्या या कृत्यांचा की त्यांनी आमच्या आयतींचा इन्कार केला आणि म्हटलं आम्ही जेव्हा केवळ हाडं आणि माती बनून जाऊ तेव्हा नव्यानं आम्हाला निर्माण करून उठून उभं केलं जाईल काय काय त्यांना हे उमगलं नाही की ज्या अल्लानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तो यासारख्यांना निर्माण करण्याचं सामर्थ्य अवश्य राखतो त्यानं यांच्या पुनरुत्थानाची एक वेळ निश्चित केली आहे जिचं येणं निसंशय आहे पण जालिमांचा हे का आहे की ते त्याचा इन्कारच करतील رحمة ربي إذا لأمسكتم إذا لأمسكتم خشية الإنفاق وكان الإنسان قتورا हे पैगंबर सल्लेला वसलम यांना सांगा जर एखाद्या वेळी माझ्या रबच्या कृपेचे खजिने तुमच्या ताब्यात असते तर तुम्ही खर्च होण्याच्या भीतीनं त्यांना जरूर रोखून ठेवलं असतं खरोखरच मनुष्य मोठा संकुचितपणे आढळला आहे ولقد آتينا موسى تسع آيات بينات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 ويزيدهم خشوعا या कुराणला आम्ही सत्यानिशी उतरवला आहे आणि सत्यानिशीच हा अवतरला आहे आणि हे पैगंबर सल्लेला वसलम तुम्हाला आम्ही या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामाकरता पाठवलं नाही की जो मान्य करेल त्याला खुशखबर द्या आणि जो मान्य करणार नाही त्याला तंबी द्या आणि या कुरानला आम्ही थोडं थोडं करून उतरवलं आहे जेणेकरून तुम्ही थांबून थांबून सावकाशपणे ते लोकांना ऐकवावं आणि याला आम्ही वेळोवेळी क्रमशः उतरवलं आहे हे पैगंबर सल्लेला वसलम या लोकांना सांगा तुम्ही याला माना अथवा मानू नका ज्या लोकांना यापूर्वी ज्ञान दिलं गेलं आहे त्यांना जेव्हा हा ऐकवला जातो तेव्हा ते तोंडानिशी सजद्यात पडतात आणि पुकारून उठतात पवित्र आहे आमचा रब त्याचं वचन तर पूर्ण होणारच होतं आणि ते रडत रडत तोंडानिशी पडतात आणि याला ऐकून त्यांची विनम्रता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 मुलगा बनवला आहे या गोष्टीचं यांनाही काही ज्ञान नाही आणि त्यांच्या वाईटवडिलांना देखील नव्हतं भयंकर गोष्ट आहे जी त्यांच्या तोंडातून निघते ते निव्वळ खोटं बनवतात فلعلك باخع نفسك على آثارهم إن لم يؤمنوا بهذا الحديث أسفا إنا جعلنا ما على الأرض زينة لها لنبلوهم لنبلوهم أيهم أحسن عملا وإنا لجاعلون ما عليها صعيدا جرزا बरं तर हे पैगंबर सल्लेला वसलम कदाचित तुम्ही यांच्या मागे दुःखापायी आपले प्राण गमावणार आहात जर यांनी या शिकवणीवर इमान आणलं नाही वस्तुस्थिती अशी आहे की हा जो काही सरंजाम पृथ्वीवर आहे त्याला आम्ही पृथ्वीचा शृंगार बनवला आहे जेणेकरून या लोकांची परीक्षा घ्यावी की यांच्यापैकी कोण अधिक चांगली कृत्य करणार आहे सरते हे सर्व आम्ही एक सपाट मैदान बनवणार आहोत أوى الفتية إلى الكهف فقالوا ربنا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 त्यांनी आपसात एकमेकाला सांगितलं हे आमचे लोक तर सृष्टीच्या पालनकर्त्याला सोडून इतरांना परमेश्वर बनून बसले आहेत हे लोक त्यांच्या उपास्य असल्याबद्दल एखादा स्पष्ट पुरावा कारणच नाहीत बरं त्या इस्मापेक्षा मोठा अत्याचारी अन्य कोण असू शकतो ज्यानं अल्लावर कुभांड रचावं आता ज्या अर्थी तुम्ही त्यांच्यापासून आणि त्यांच्या गैर अल्लाह उपास्यांपासून अलिप्त झाला आहात तर चला आता अमुक गुहेत जाऊन आश्रय घ्या तुमचा रथ तुमच्यासाठी आपल्या कृपेचं छत्र विस्तृत करेल आणि तुमच्या कार्यासाठी सरंजाम उपलब्ध करून देईल